घालू नाही कधी त्यांचं लईच जे जाणं येणं होतं घालू नये कधी त्यांचं लईच जे जाणं येणं होतं हे असं सहज असं लढीवाळ असं प्रेमाने असं इतकं सुंदर होतं हा ही हुज्जत कुठे मंजूर आहे सांगू का ही शास्त्रीय संगीताच्या मंचावर खपली जाण्यासारखी आहे ज्या बंदिशीवर हे पद आधारित आहे सुरसंगत राग विद्या संगीत प्रमाण हा तिलक कामोद जर मी गात असेल तर सुरसंगत राग विद्या राग विद्या राग विद्या सुर म्हणजे कशी तिहाई घेतली रंगभूमीवरच्या संगीताच्या सगळ्या प्रतिज्ञाच वेगळ्या आहेत आणि शास्त्रीय संगीताच्या मंचावरच्या सौंदर्य कल्पना सगळ्या वेगळ्या आहेत नारायणरावांनी ही ही दक्षता नेहमी घेतलेली होती असं आपल्याला दिसतं मी आपल्याला आता असं सांगत होते की ते लईला कसे जायचे ते लईला इतक्या सहजतेने जायचे की ताल मागून आपोआप चालला आहे असं वाटायचं मुद्दाम तालाच्या मात्रा पकडण्यासाठी सम गाठण्यासाठी काही वेगळं करता आहेत असं त्यांच्या गाण्यातून कधीही जाणवत नाही तालाच्या मात्रा कुणालाही मोजता येत नाहीत असं जायचं मला वाटतं नारायणराव पदाचा भाव गायचे तालाचा डौल गायचे आणि मात्र आपोआप मागे येत राहायच्या त्याला वेगळे काही सायास वेगळे काही प्रयत्न त्यांना करावे लागायचे नाही बरं समेला तरी असे मुश्किल यायचे की तबलजींची पंचायत व्हावी त्यांच्याबरोबर काही काळ तबल्याची साथ संगत केलेले एक आप्पासाहेब चिकेरूर नावाचे जळगावचे ग्रस्त मला असं सांगतात की तबला आमच्या हातात असायचा पण नारायणरावांचं समेवर येतानाच नक्षीकाम इतकं अजोड असायचं की ती नक्षी पेळणं आम्हाला मुश्किल जायचं बरोबर आहे जाणारच कसं जाणार आपल्याला सांगते वाणीच्या आघाताच्या नंतर कितीतरी वेळाने ही आता राग हा शब्द म्हटला जातो आणि आता असं कधी म्हटलं नाही ठोक्यावरून एकदा गोमंतकातले प्रख्यात तबलजी कामूराव मंगेशकर नाटकाच्या प्रयोगाला येऊन बसले होते त्यांना नारायणरावांनी खून केली आणि ते साथीला येऊन बसले नाटकाचा प्रयोग झाला तेव्हा सीताकांत लाड यांनी त्यांना विचारलं काय हो कामूराव आज तुम्ही अगदी सीधा ठेका धरलात नुसता एरवी गवयांशी जरा लढत करण्याचा आणि मस्ती करण्याचा तुमचा स्वभाव तेव्हा आज अगदी सीधा ठेका कसा धरलात तेव्हा ते म्हणाले मस्ती ही माणसाशी करायची असते नारायणराव हे ईश्वरी प्रकरण यातला मतितार्थ आपण लक्षात घ्या की हे तो भगवंताचे देणे लिहून आलेला जो हा कलावंत होता त्याच्या लईचे हिशोब आपण कसे मांडणार आपण सामान्य माणसं आहोत ताललईच्या संदर्भातली एक सुंदर गोष्ट म्हणजे बंदिश बंदिश म्हणजे नुसती चीज नव्हे शब्द सूर ताल आणि लय यांची सौंदर्यपूर्णतेने केलेली जी बांधणी ती म्हणजे बंदिश आता बंदिशीचं जे सौंदर्य असतं हे रचनाकारांनी एका विशिष्ट ठिकाणी राखलेलं असतं मधुकर वनवन याचं जे सौंदर्य आहे ते ज्या पद्धतीने रचनाकाराने ठेवलेलं आहे तसं ते आपण ठेवतो का हे पहा नारायणराव कसं ठेवत होते हे पहा आपण जे सोपं असतं ते गाऊन मोकळे होतो कारण आपल्याला त्याच्यावरती आपली गायन निष्ठा दाखवायची असते आपण गायन निष्ठेला फार जपत असतो नारायणराव भावन निष्ठा जपत होते हे सतत आपण लक्षात घ्या हे त्यांच्या गाण्यातून सतत आपल्या लक्षात येईल मधुकर वन वन फिरत करे गुंजारवा

कारण ह्याच्यावर आम्हाला गायचं असतं आणि ती सम पकडणं सोपं पडतं नारायणराव बंदिशीचं सौंदर्य कसं राखत होते हा मुद्दा आहे तेव्हा रचनाकारांनी ती कशी बांधली ती पहा भ्रमर सुरसवन आपल्याला सांगते कोल्हापुरातच नारायणराव यदुमनी सदना सुरू करत होते यदुमनी सदना पंजाबी मात्रा सोळा आणि पुन्हा एकदा नारायणरावांना अशी फरमाईश करण्यात आली आणि खासेब तबलेला होते की अग रूपक बजाई आता पंजाबी सोळा मात्रा आणि रूपकच्या सात मात्रा याचा हिशोब आपल्यासारख्या सामान्य माणसांना लावणं फार कठीण जातं नारायणरावांनी काही तो मुद्दाम लावला नाही हा तो आपोआप लागत गेला आणि तो किती सहज लागला किती सुंदर लागला आणि त्याच्यातून रूपकातलं यदुमनी सदना लोकांना कसं त्यांच्या पुढे आलं ते पहा आता प्रथम पंजाबी म्हणून दाखवते आणि नंतर रूपक धादिन तदिन धा धादिन तदिन धा धा ततिन ता धादिन ती तीना धीना धीना ती तीना धीना धीना हा रूपक आहे आता पंजाबीमध्ये सुरू असलेलं गाणं बरं हे काही त्यांना आधी कोणी सांगितलेलं नव्हतं हा की आयत्या वेळी घडलेली घटना आहे त्याचे हिशोब कसे लागत गेले बघा या तोडतोड न होता जमत गेलेला असा हा किती एक अपूर्व असा हिशोब आहे पहा नारायणरावांच्या बाबतीत ताललईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समेच्या आघाताच्या नंतर शब्दाचं उच्चारण व्हायचं ज्याला संगीताच्या भाषेत अतीत असं म्हणतात म्हणजे आम्ही कसं म्हणतो संशय का या ठोक्याच्या बरोबर येतो नारायणरावांचा कसा यायचा पहा ठोक्याच्या नंतर यायचा संशय उच्चारणा ती नारायणरावांच्या ताल आणि लय याच्यामध्ये मगाशी मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे डौल गाणं आणि भाव गाणं हा एक प्रधान हेतू होता नारायणरावांचा जो सूर होता हा अत्यंत उत्कटतेने लावला गेल्यामुळे भावना सुंदर व्हायची का भाव अत्यंत उत्कटतेने जागा असायचा म्हणून सूर सुंदर व्हायचा रसिक हो नारायणरावांच्या बाबतीत आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे अनुकूलतेची जाणीव कान्होपात्र नाटकाच्या वेळेस सगळ्या भक्तिरचना लक्षात घेऊन त्यांनी पखवाजाची साथ ठेवली होती पांडोबा बोंद्रे हे सुप्रसिद्ध पखवाजी अत्यंत मुलायम आणि घुमारदार अशी साथ करत असत प्रसिद्धी परांमुख असलेला सुरांमध्ये रंगून गेलेला असा हा कलावंत त्याला कोण आपल्या प्रयोगाला आला आहे कोण मोठी मंडळी आली आहेत याची काहीही तमा नव्हती जेव्हा ते गायचे त्यावेळेला त्यांची भाव समाधी लागायची आज मी सुभद्रा आहे आज मी रुक्मिणी आहे आज मी भामिनी आहे आज मी देवयानी आहे आज मी मेनका आहे या सगळ्या भूमिकेच्या जाणीवा ज्या होत्या त्या सतत जाग्या असायच्या आणि त्यामुळे इतर सगळ्या जाणीवा तिथून नाहीशा व्हायच्या ही भावसमाधी केवळ रंगभूमीपुरतीच होती का तर नाही एरवी सुद्धा ते जेव्हा गायचे त्यावेळेला भान हरपून गायचे त्यांना हाताला धरून जाग करावं लागायचं दादा नाना आता उठा तुमचं गाणं आता संपलंय लक्षात घ्या गाणं संपलं आहे हे त्यांना सांगावं लागायचं इतकं त्या सुरांमध्ये बुडून गेलेले असायचे ज्याला आपण तद्रूपता अशी अवस्था म्हणतो की तुझं आणि माझं रूप सूर आणि गळ्यातला सूर परमेश्वर यातलं रूप याच्यामध्ये काही भिन्नत्वच त्यांना दिसायचं नाही आणि मला वाटतं याचं कारण असं की त्यांच्या एकूण जीवनाच जे सार सर्वस्व ती भूमिका अशी होती की परिणाम गोड व्हावा ते म्हणायचे हे जी मागणे मागतो परिणाम गोड व्हावा मागे जन वाखाणती म्हणती पुण्याचा ठेवा त्यांचं जे गाणं होतं या गाण्याच्या संदर्भात मी आपल्याला मगाशी सांगितलं आलाप आणि तान हेही घटक आपल्याला लक्षात घ्यावे लागतात नारायणरावांचा आलाप कसा होता तर तो स्वरावर मुक्काम करणारा आलाप नव्हता असं फुलपाखरासारखं उडत उडत गेल्यासारखा असा तो आलाप वाटायचा आणि म्हणून तो रंगभूमीवरच्या गायनाला अनुकूल वाटायचा कसं ते आपल्याला सांगते कुठे मुक्काम आहे इथे इथे मुक्काम नाही स्वरावर आ मुक्कामच नाही स्वरावर त्यामुळे आता रागदेई मना शांततेला हा भाव पैदा होत राहतो आणि हाच जर बागेश्रीचा आलाप मी अशा पद्धतीने घेतला तर तो कसा वाटतो पहा हे जे स्वराचे मुक्काम आहेत हे ख्यालाचं वातावरण निर्माण करतात हे नाट्यपदाचं वातावरण निर्माण करत नाहीत आणि म्हणूनच उस्तादी गायन आणि नाटकी गायन उस्तादी गायन आणि रंगमंचावरचं गायन यात सतत हा फरक दिसत राहिला नारायणरावांच्या बाबतीत एकदा काय झालं महात्मा गांधींच्या समाधीस्थानी आपले तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समवेत काकासाहेब गाडगीळ गेलेले होते नारायणराव गात होते पाहता पाहता बरीच मंडळी जमली आणि थांबली तेव्हा काकासाहेबांनी विचारलं राजेंद्र प्रसादांनी विचारलं काकासाहेब मी बरेच गवई इथे आलेले आणि गाऊन गेलेले पाहतो पण कोणाच्याच गाण्याला इतके लोक जमत नाहीत आणि जमलेले थांबत नाहीत आज हा चमत्कार कसा घडला तेव्हा ते म्हणाले बरोबर आहे ते जे सगळे असतात ना ते गवई असतात ते गवई असतात आणि हे गंधर्व आहेत हा त्यातला फरक आपल्याला आलापाची जातकुळी मी तेवढ्यासाठी सांगितली सुरुवातीला मी जे आपल्याला सांगितलं की गंधर्वीयता आपल्याला जी त्यांच्यातून जाणवत राहते स्वर्गीयता जी जाणवत राहते ती ही अशी आहे रसिक हो जसा त्यांचा आलाप वैशिष्ट्यपूर्ण होता ज्यातून ही शैली प्रस्थापित होत राहिली की हा आलाप म्हणजे नारायणरावांचाच हा हा आलाप नारायणरावांचाच असा जो नारायणरावांचा एक छाप त्याच्यावर पडत राहिला तशीच त्यांची ताण होती की जी त्यांचीच होती ज्याच्यातून शैलीची ही लक्षणं सगळी आपण प्रस्थापित करत असतो आता ही कशी होती पहा राग जरी बदलला मगाशी मी आपल्याला सांगितलं तसं राग जरी बदलला त्याचे सूर कोमल तीव्र जरी बदलले तरी ती जी जातकुळी आहे ती सतत तशीच राहते हे आपण लक्षात घ्या भिंपलासी बालसा सागर तुम्ही वीर शिरोमणी धद पद सासा निद गम पद पम गरेसानिसा हे एक लक्षण तिथे उपस्थित दिसतं आपल्याला धद पद सासा निद अशी ती तान मधूनच उचलली जाते ही एक खुबी आहे त्यातली दुसरं पुन्हा राग बदलला तरी जातकुळी तीच राहील भूप सहज नेत्र सहज <laughs> पुन्हा तेच लक्षण आलं खरा तो प्रेमाना लोग मने सारे गम मग रे ससा यमन विरालो मग हळू धरून एका विशिष्ट पद्धतीने या तानेची जातकुळी येत राहते म्हणून तिथून एक गंधर्व गायन शैलीचं एक लक्षण बनत राहतं त्यातून गाण्याची सजावट नारायणराव खटका मुरकी मींड अशा सुंदर सुंदर अलंकारांनी करीत असत हे अलंकार त्यांच्या गळ्यामध्ये सदैव उपस्थितच होते ते मुद्दाम लावायची त्यांना जरूर नव्हती एक आपल्याला उदाहरण म्हणून दाखवते तातकरी दुहिता याच्यामध्ये या मुरक्या एकाला एक जोडून त्याची शोभा कशी ते असतायची वाढली बघा

वचनाला नाथा हे जे पद आहे त्या पदाच्या मुखड्यालाच नारायणरावांनी अशी अप्रतिम मूर्ती घेतली आहे की तशी सहसा कुठे ऐकली मला स्मरत नाही कोणी जर तसं गात असेल तर माझे शब्द मी मागे घेईन वचना हे सगळं माहिती आहे सोपं आहे ही जी मूर्ती आहे ही घ्यायला अवघड जाते किती सुंदर आहे पहा परंतु सुंदर आहे ते मुश्किल आहे म्हणून आपण ते टाळतो नारायणरावांच्या गळ्यामधलं सुरेख कमानीसारखी मींड हे एक मोठं वैशिष्ट्य होतं वयाच्या ऐंशीव्या वर्षी अल्ताफ हुसेन खा साहेबांनी नारायणरावांच्याकडून ध्वनिमुद्रित रूपात अंधृतची गोपाल हे पद ऐकलं आणि ते म्हणाले इतके वर्ष आम्ही गरजता आहे बादरवा हा ख्याल म्हणतो आहोत परंतु नारायणरावांच्या सारखी अशी मींड अशी या स्वराची खेच आम्हाला आज तागायत जमली नाही म्हणून अक्षरशः रडायला लागली रसिक हो हे सगळं ज्या संस्कारातून घडत आलं असे संस्कार म्हणजे नारायणरावांची आई भजनं म्हणायची त्यांची हरी हत्या गायची त्यांचे वडील सतार वाजवायचे अमरावतीच्या नामदेव बुवांनी त्यांना काहीसं शिकवलं दिल्लीच्या मेहबूब खाननी माझ्या गाण्याचा पाया पक्का केला असं नारायणराव सांगत भाऊराव कोल्हटकरांच्या बडोदेशाही खास लावणीचा ठुमरीच्या ढंगाचा त्यांच्यावर प्रभाव होता एवढंच नाही तर जे जे सुंदर दिसेल त्या त्या सगळ्याचा अंगीकार त्यांनी केलेला होता परंतु मानापमान नाटकाच्या तालमी सुरू झाल्या गोविंदराव टेंबे त्यांच्या सहवासात आले आणि त्यांच्या गाण्याचा सारा नूळच पालटला त्यावेळेला मौजुद्दीन खा गोहरजान मलकाजान या ठुमरी गायकांच्या ध्वनिमुद्रिका घरोघर वाजत होत्या या ठुमऱ्या ऐकून ऐकून नारायणरावांनी त्यातली नेमकी काय सुंदरता पेश केली आणि काय टाळलं हे बघणं महत्वाचं आहे गोविंदराव टेंब्यांचा हेतू काय होता वगैरे हे मी आपल्याला सांगत नाही कारण आपल्यामध्ये नारायणरावांना जाणणारी इतकी वयोवृद्ध मंडळी मला दिसत आहेत की ते सांगायची मला जरूर वाटत नाही त्यातलं महत्वाचं असं की ठुमरी हा जो प्रकार त्या ठिकाणी प्राधान्याने पुढे आला त्या प्रकारातलं नारायणरावांनी नेमकं काय घेतलं आणि काय टाळलं ठुमरीचे तीन तत्व असतात एक म्हणजे सुर से बात पैदा करना बोल से बात पैदा करना आणि बात से बात पैदा करना नारायणरावांनी काय घेतलं आता आपण एक ठुमरी पाहूया पाणी भरले का सुर से बात पैदा करना म्हणजे कसं पहा बोल से बात पैदा करना आणि बात से बात हे काय तंत्र आहे बघा बात म्हणजे शब्द आणि शब्दातून भाव आता इथे आपल्याला सुराचा आधार आहे तेव्हा तो भाव सुरा शब्दातून कसा पैदा करायचा तर फक्त एका सुराचा आधार घ्यायचा बात से बात पैदा करणार एक सूर अरे पाणी भरले कोण आले पेली नाच असं जातं ते हे ठुमरीमध्ये शोभून दिसतं कारण ठुमरीच्या सौंदर्याच्या कल्पना वेगळ्या आहेत नाट्यपदाच्या सौंदर्य कल्पना वेगळ्या आहेत नारायणरावांनी जर असं केलं असतं त्याच्यावर आधारित जे पद अरे पाहि सदा मी परिके विनाथ भासे मला कसं लागतं बघा फार विनोदी लागतं जे ठुमरीमध्ये सुंदर लागतं ते नाट्यपदात विनोदी लागतं कशी गंमत आहे पहा नारायणरावांनी नेमकं हेच टाळलं विनाथ भासे मला असं केलं ते याचा अर्थ ठुमरी नजरेसमोर होती पण नाट्य संगीताचा आत्मा ओळखलेला होता रसिक हो मला नारायणरावांच्या आवाजाच्या लगावामध्ये स्वराच्या लगावामध्ये काही हरकतींमध्ये आणि मौजुद्दीन खा साहेबांच्या हरकतीमध्ये फार साम्य दिसतं पण याचा अर्थ आपल्याला असा करता येईल का की नारायणराव मौजुद्दीन खा साहेबांची कॉपी होती नाही मला आपल्याला हेच सांगायचं आहे की ते अनेक कलावंतांच्या संगतीमध्ये आले सहवासात आले त्यांनी तालीम घेतली भास्करबुवांची परंतु नारायणरावांचं गाणं म्हणजे सुंदराबाईंचं अगदी डिट्टो कॉपी हा असं नाही वाटलं नारायणरावांचं गाणं म्हणजे मौजुद्दीन खानचं गाणं हा असं नाही वाटलं भास्करबुवांचं गाणं असं नाही वाटलं मास्तरांचं गाणं असं नाही वाटलं ते नारायणरावांचंच राहिलं त्यांचं स्वतःचं स्वतंत्र स्वयंभू राहिलं याचं कारण आहे जो सौंदर्याचा प्रकार आपण स्वीकारत असतो त्या प्रकाराचं त्या प्रकाराची अभिव्यक्ती कशी करायची हे तारतम्य नारायणरावांच्या ठिकाणी होती हे तारतम्य त्यांच्या ठिकाणी होतं त्यामुळे कोणाच्या सारखं त्यांचं गाणं बनलं नाही ते नारायणरावांचं स्वतःचं स्वतंत्र राहिलं भास्कर बुवांनी त्यांना तालीम दिली उत्तम तालीम दिली आकाराचं गाणं शिकवलं पण म्हणून घराण्याच्या प्रतिज्ञा प्रतिष्ठित करण्यासाठी त्यांचा आकार उमलला नाही कधी जसं आपण म्हणतो जयपूर घराण्याचं एक प्रधान लक्षण आहे की आकार आणि गातात ती पण संगीतातली एक खूपसुरती आहे सौंदर्य आहे परंतु घराण्याची लक्षणं प्रतिष्ठित करण्यासाठी लावलेला तो आकार नव्हता नारायणरावांच्या आकाराची प्रभात वेगळी होती हा संगीतातला प्रभाव वेगळा होता जसं मी आपल्याला मगासपासून सांगते आहे की त्यांची गायनशैली ज्या लक्षणांमुळे बनत गेली त्यातलं हे एक लक्षण आहे अशी ही हरकत ऐकली की आपण म्हणतो हां हे नारायणरावांचं गाणं हां राग बदलू दे त्याचे स्वर संदर्भ बदलू देत पण हरकतीची जातकुळी त्या स्वरांचं गणित तेच राहतं आता मी आपल्याला या हरकती म्हणून दाखवते यात जी पदं आहेत ही खरा तो प्रेमा नाथ हा माझा मम आत्मा गमला प्रेम नचराही रूपबली सुजन कसा मनचोरी मधुमधुरात वगिरा स्वकुल सुता, आणि आग वैकुंठीच्या राया किती सगळे राग भिन्न आहेत आपल्या लक्षात आलं मी वाचल्यानंतर हे राग बदलले तरी सुद्धा त्याचं जे नक्षीकाम आहे ते तसच राहतं आता कसं ते पहा हे गणित लक्षात ठेवा पुन्हा लक्षात घ्या see. आपल्या लक्षात आलं की यातून गंधर्वीय ढंग आपल्या सतत नजरेसमोर येत राहिला सुंदराबाईंच्या गवळणी सुद्धा त्यांना आवडायच्या मंजी खानचा सूर म्हणजे गळ्यात बासरी वाजते असं म्हणायचे त्यांना तो साठवून ठेवावा असं वाटायचा रस्त्यावरून एखादं साधं गाणं गुणगुणत एखादा भिकारी गेला तरी सुद्धा त्याच्या गळ्यातून आलेली हृदयता अंतरंगात साठवून ठेवायचे शिवा सांबा कौलापूरकरचा तमाशा पिला हाऊस मध्ये जाऊन बघायचे शब्द सूर ताल आणि लय यांचं बात पैदा करणारं नातं म्हणजे बालगंधर्वांचं गाणं असं मला वाटतं गंधर्वांच्या गळ्यातली ही जी एक हरकत मी आपल्याला मगाशी म्हणून दाखवली तशीच त्या गायन गायनशैलीचं लक्षण म्हणून सांगण्यासारखी आणखी एक गोळ्यातली त्यांच्या गोड अशी लटक आहे सुरांची ती सतत सगळ्या पदांमध्ये येते कशी येते पहा देवा ही लटक लक्षात ठेवा आता सगळीकडे ती तशीच येईल देवा धरिले चरण देवा देवा चारुदत्ता वरिता पण लक्षात घ्या सखया समये मला गा रमवाय गाऊ माझा माझ्या कशिया त्याजो पदाला आर्या नृपकन्या तव जाय सगळीकडे ही सुंदर सुरांची अशी लढीवाळ लटक येत राहते जसं माडगुळकर म्हणतात की असा बालगंधर्व आता न होणे मला एका रसिकाने असं म्हटलं की तेच वाक्य तुम्ही आपल्या व्याख्यानामध्ये सांगत असता आणि तुम्ही पण म्हणता की आता असा बालगंधर्व आता न होणे असं म्हणून तुम्ही तरुण पिढीला नाउमेद करता आहात मला आपल्याला मुद्दाम आवर्जून हे सांगायचं आहे की आमची तरुण पिढी ही तर नाउमेद होणारी पिढी मुळीच नाही आम्ही नाउमेद होणाऱ्यापैकी नाही आणि नावभेद करणं हा माझा हेतू असण्याचं काही कारणच नाही असा बालगंधर्व आता न होणे असं म्हणत असताना मला हे सांगायचं असतं असताना मला हे सांगायचं असतं की जसं आपण एखाद्या चित्रकाराला चित्र काढायला सांगितलं सूर्य आणि चंद्राचं तर तो ते काढू शकतो पण सूर्याचं तेज आणि चंद्राच्या प्रभेची शीतलता त्या चित्रात येते का नाही येत तसं आपण जे काढतो आहोत हे नारायणरावांचं स्वरचित्र आहे त्याची स्वरप्रभा नाही आपल्याला जमणार आणि दुसरं असं आई का आकाश दिवसावे तरी आणि का त्याहून थोर होवावे ही ज्ञानेश्वरांची भूमिका मला पटते आकाशाला जर कवटाळायचं असेल तर आकाशाहून मोठं व्हायला हवं आपल्याला नारायणरावांच्या सुरांना पकडायचं असेल तर त्याहून मोठे पण आपल्याजवळ असलं पाहिजे ते आपल्याजवळ आहे का नाही दुसरं असं की केवळ नारायणरावच नाही तर प्रत्येक पिढीतला जो अद्वितीय असा कलाकार असतो तो एकटाच असतो भास्कर बुवा किती झाले मला सांगा कोणी नाही वझे बुवा किती झाले अलादिया खा किती झाले अब्दुल करीम खा किती झाले बडे गुलाम अली खा किती झाले हे सगळे परंतु या समहा अशा दर्जाचे कलावंत आहेत त्या त्या कलावंताच्या ठिकाणी प्रत्येकाच्या स्वतःच्या अशा काही खासियती असतात आणि त्या खासियती त्या कलावंताजवळच असतात त्या दुसऱ्यामध्ये असू शकत नाहीत एवढंच सांगायचा माझा हेतू आहे सूर ही एका विशिष्ट जातीची धर्माची पंथाची पक्षाची अशी काही मक्तेदारी आहे का सूर ही तुमची आमची सगळ्यांची जागतिक भावनेची भाषा आहे आपण फक्त त्यात एवढंच बघायचं आहे की नारायणरावांच्या स्वराच्या जवळपास जरी आपल्याला कुठेतरी जायचं असेल तर या सुराची नुसती शास्त्र चिकित्सा आणि त्याचा पढीकपणा घालून त्या सुरावर थोडी माया करायला आपण शिकलं पाहिजे आणि जर ही माया केली तर आपण त्यांच्या गाण्याच्या पुष्कळ जवळ जात आहोत असा आपल्याला अनुभव येईल त्यांचा सूर हा सिद्ध सूर होता असं मला वाटतं आणि त्याशिवाय त्यांचं जे गाणं होतं हे मला असं ऐकत असताना सतत जाणवत की आत्मरंगी रंगलेलं गाणं आहे आणि जो आत्मरंगी रंगला तोच नादरंगी रंगला आणि या नादाच्या या नादरंगाच्या निरामयत्वामुळे तो सूर चिरकालीन झाला रसिकांच्या अंतकरणात तो कायमचा कोरला गेला रसिक हो सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं की गुण ना आवडी एवढीच नारायणरावांच्या संदर्भात बोलत असताना माझी भूमिका आहे परमेश्वराचं चिंतन भजन पूजन गुणगान करत असताना भक्त मंडळी शेवटी काय म्हणतात हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा तसं सुरांच्या या परमेश्वराजवळ माझं एवढंच मागणं आहे की हे दान देगा देवा आम्हाला तुझा विसर न व्हावा धन्यवाद धन्यवाद मी मी आपल्याला एवढा वेळ तेच सांगते आहे <laughs> की झलक दाखवणं करण्यासाठी मला एवढा अभ्यास करावा लागतो आहे तो सगळा झोक आणि तो सगळा डौल पेळणं ही फार अवघड गोष्ट आहे मी प्रयत्न करते आणि एक अस्थायी यंत्र आपल्याला म्हणून दाखवते ¡Suscríbete al